शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् शौनकाने सुताना प्रश्न विचारला तत्र युष्मन भवता यद्विनिश्चितम पुंसामेकांत तश्रेयस्तन्न तुम महोदय आपण कृपा करून हे सांगा की त्यातून कलियुगात जन्मलेल्या लोकांचे परमकल्याण होईल असे कोणते साधन आपण निश्चित केले आहे हा प्रश्न ऐकून सूत महाराज म्हणतात यत् कृत कृष्ण संप्रश्नो येनात्मा ऋषीवर हो संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आपण हा सुंदर प्रश्न विचारलेला आहे आणि हा कारण हा प्रश्न श्रीकृष्णांच्या संबंधात आहे त्यामुळे अंतःकरण चांगल्या प्रकारे प्रसन्न होते हे त्याने त्या प्रश्नाबद्दल विचारल्याबद्दल शौनकादी सर्व ऋषींचं स्वागत केलेलं आहे अभिनंदन केलेलं आहे आणि उत्तर देण्यासाठी त्यांनी जे काही सात आठ श्लोक म्हटले सांगितले उपदेश केला त्यातल्या तीन श्लोकावरती आपण जरा लक्ष केंद्रित करून त्यावरती थोडस विवेचन करू ते काय म्हणतात सुरुवातीला सूत सवय पुंसाम परो धर्मो यतो क्षजे अहेतुक्य प्रतिहता ययात्मा संप्रसीदती वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोजिता जनयत्याशु वैराग्यम ज्ञानम च यद अहेतुकम धर्मस्वनुष्ठितः पुंसा विश्वक्सेन कथासुयः यः नोत्पादयेद्यदि रतिं श्रम एव हि केवलम श्रीमद्भागवत महापुराण प्रथम स्कंध अध्याय दुसरा श्लोक सहा सात आणि आठ मी त्याचा अर्थ वाचतो किंवा एकदा श्लोक परत वाचतो बघा नीट सवय पुंसाम परो धर्मो यतो भक्तिरधोक्षदे अहेतुक्य प्रतिहता ययात्मा संप्रसिदती वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोजिता जनयत्याशु वैराग्यम ज्ञानम च यत अहेतुकम धर्मस्सनुष्ठित पुंसाम विश्वक्सेन कथासु या नोत्पादये यदिरतीम श्रम एव हि केवलम अर्थ असा आहे बघा नीट ज्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अंतःकरण प्रसन्न करणारी निष्काम व खंडभक्ती भक्ती उत्पन्न होते तोच मनुष्यांचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे धर्माचं वर्णन भागवतात केलेलं आहे सुताना प्रश्न विचारल्यानंतर लगेच त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आणि काय म्हणतात ते की ज्यामुळे ज्यामुळे म्हणजे ज्या प्रकारच्या आचरणामुळे भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अंतःकरण प्रसन्न करणारी माझं अंतःकरण प्रसन्न करणार आचरण आणि माझं अंतःकरण प्रसन्न करणारं आचरण कसं पाहिजे तर निष्काम आणि तर ते अहैतुकी आणि अप्रतिहता अहैतुकी म्हणजे कुठल्याही कारणासाठी नाही आणि अप्रतिहता म्हणजे कुठल्याही कारणानं खंडित होणार नाही असं माझं जे सर्वश्रेष्ठ आचरण त्याला धर्म म्हटलेला आहे बस ही धर्माची व्याख्या सर्वोत्कृष्ट आहे ज्यामुळे ज्या आचरणामुळे भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अंतःकरण प्रसन्न करणारी निष्काम व अखंड भक्ती उत्पन्न होते तोच मनुष्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग धर्म आहे भगवान श्रीकृष्णांच्या ठाई भक्ती निर्माण होतात तत्काळ निष्काम ज्ञान व वैराग्याचा आविर्भाव होतो ही काय अवस्था आहे ना ती आपण शब्दात वर्णन करू शकत नाही आणि तिसऱ्या श्लोकात म्हणजे आठव्या श्लोकात म्हटलेलं आहे धर्मस्वनुष्ठित स्वनुष्ठित पुंसा विश्वक्षेन कथा सुया नोत्पादयेद यदिरतीम श्रम एव हि केवलम धर्माचे योग्य तऱ्हेने पालन केल्यानंतरही जर मनुष्याच्या हृदयात भगवंतांच्या कथांविषयी प्रेम निर्माण होत नसेल तर ते धर्मपालन जे केवळ श्रम होत आता माझं दैनंदिन आचरण हे धर्म आचरण आहे का श्रम आहे हे मी बघितलं तर माझ मला समजेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जी अत्यंत अवघड आहे की माझ्या धर्माचरणामुळं भगवान प्रसन्न होतात याचा अर्थ माझ्या धर्माचरणामुळं माझ्या हृदयात आनंदाचा समाधानाचा सात्विकतेचा भाव उत्पन्न होतो का आणि माझ्या हृदयात झाला तर मला कसं समजणार मी एखादं चांगलं आचरण केलं चांगलं कर्म केलं अगदी देवळात जाऊन बघितलं देवळात भगवंतांची मूर्ती आहे त्या मूर्तीमध्ये हास्य आहे मला वाटतं भगवंत हास्य करतायत म्हणजे भगवंत प्रसन्न आहेत वास्तविक अशी परिस्थिती आहे भगवंतांना हास्य येतं ते या कारणाकरता की हा आणखी एक भिकारी आला काहीतरी मागायसाठी आणि त्यासाठी मी अमुक करतो तू मला अमुक दे असं म्हणणारा एक भक्त आला यामुळं भगवंत हसतात पण मला सांगा धर्म याचा अर्थ जर आचरणाची पद्धत हा आहे आणि इथं म्हटलेलं आहे पक्क धर्माचे योग्य तऱ्हेने पालन केल्यानंतर ही म्हणजे धर्म हा पालनासाठी आहे आचरणासाठी आहे मी असं आचरण केलं पाहिजे की ज्यामुळं भगवान प्रसन्न होतील आणि भगवान प्रसन्न होतील याचाच अर्थ माझ्या हृदयातील भगवान प्रसन्न होतील असं आचरण आता याचा माझ्या दैनंदिन जीवनाशी काय संबंध आहे आणि मी प्रत्येक गोष्टीत सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत नाही कश्चित क्षणमपी जातो तिष्ठत्य कर्मकृत अकर्मकृत असा त्याचा शब्दाचा फोड आहे नाही कश्चित क्षणमपी मी एक क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही निश्चित आणि असं जर आहे तर प्रत्येक क्षणाला केलेलं कर्म मी असं करायला पाहिजे की जेणेकरून भगवान प्रसन्न होतील आणि भगवान प्रसन्न होतील याचा अर्थ हृदयस्थ जनार्दन प्रसन्न होतील हृदयस्थ जनार्दन प्रसन्न होतील म्हणजे मला माझ्या हृदयातील भगवंतांना प्रसन्न झालेल्याची जाणीव व्हायला पाहिजे असं आचरण जर केलं तर मी म्हटल्यासारखं मी म्हटल्यासारखं म्हणजे भागवतात म्हटल्यासारखं धनप्राप्ती ही होणारच होणार प्रयत्नानं धनप्राप्ती होईल अगर नाही परंतु धर्माचरणानं मात्र निश्चित होणार आणि नुसती धनप्राप्ती नाही त्यामुळं आनंद प्राप्ती होणार आनंद खरा आनंद मग हे धर्माचरण भगवंतांना प्रसन्न करणार आहे का नाही हे कसं काय जाणायचं जाणता येतं बरं का अगदी सोपं आहे आपण एक उदाहरण बघू आणि हा विषय पटवून घेऊ परंतु महत्त्वाचा विषय असल्यामुळं आणि वेळेचे बंधन लक्षात घेता आपण इथं थांबणार आहोत पण थांबण्यापूर्वी परत हे तीन श्लोक एकदा मी म्हणतो आणि आपण ते तीन श्लोक पक्के लक्षात ठेवा स्कंद पहिला अध्याय दुसरा श्लोक सहा सात आणि आठ पुढचे सुद्धा श्लोक महत्वाचे आहे परंतु या पुरत्या या प्रवचनाच्या भागापुरते हे तीन श्लोक महत्वाचे आहेत सवय पुंसाम परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे अहेतुक्य प्रतिहता ययात्मा संप्रसिदती वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोजित जनयत्याशु वैराग्यम ज्ञानं च यद अहेतुकम धर्मस्वनुष्ठित पुंसाम विश्वक्षेन कथासु नोत्पादयेद यदिरतिम श्रम एव हि केवलम ज्यामुळे म्हणजे ज्या आचरणामुळे भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अंतःकरण प्रसन्न करणारी निष्काम व अखंड भक्ती उत्पन्न होते तोच मनुष्यांचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे भगवान श्रीकृष्णांच्या ठाई भक्ती निर्माण होताच तत्काळ निष्काम ज्ञान व वैराग्याचा आविर्भाव होतो धर्माचे योग्य तऱ्हेने पालन केल्यानंतरही जर मनुष्याच्या हृदयात भगवंतांच्या कथाविषयी प्रेम निर्माण होत नसेल तर ते धर्मपालन ते आचरण म्हणजे केवळ श्रम होत यावरती आपण पुढच्या प्रवचनामध्ये जरा विस्तारपूर्वक चर्चा करू कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावा करोमि यद्यत् नारायणा येथे समर्पयामी समर्पयामि कृष्ण भगवान की जय